एकमेकांच्या प्रकाशाने उजळलेला मार्ग प्रिय वाचक हो मनापासून तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीकडे नेणार आहे जिथं ज्ञान प्रेम शिस्त आणि माणुसकी हे सगळं एका सुंदर धाग्यात गुंफलेलं आहे कांगड्याच्या निसर्गरम्य डोंगरांत वसलेल्या शांत गुरुकुलात घडलेली ही कथा केवळ शिक्षणाबद्दल नाही तर आपण एकमेकांसाठी कधी प्रकाश बनतो याची कोमल जाणीव देणारी आहे एका अनोख्या परीक्षेतून लहान मुलांनी कसा मोठा धडा शिकला आणि छोट्याशा विचारानं संपूर्ण गुरुकुलाचं वातावरण कसं बदलून टाकलं याची झलक तुम्हाला पुढील ओळींमध्ये भेटेल कथेतील प्रत्येक क्षण तुम्हाला विचार करायला लावेल आणि मनाच्या खोलात एक हलकी उप पसरवेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया गुरुकुलातील नवीन सुरुवात कांगड्याच्या हिरव्या डोंगररांगा जशा शांत तसंच तिथलं एक जुनं गुरुकुल शांत साधं पण ज्ञानाच्या प्रकाशानं उजळलेलं त्या दिवशी सकाळीच अनेक मुलं दूरदूरच्या खेड्यांतून तिथं आली होती डोळ्यांत उत्सुकता मनात थोडी भीती पण गुरुजींना पाहताच सगळ्यांच्या मनात एक वेगळाच आदर जागा झाला गुरुजी मृदूपण ठाम आवाजात म्हणाले बाळांनो तुम्ही इथे तीन महिने राहणार आहात तीन महिन्यांनंतर एक छोटीशी परीक्षा होईल ज्याने ती परीक्षा उत्तीर्ण केली तोच माझा खरा शिष्य बनेल त्या शब्दांत कठोरपणा नव्हता फक्त प्रेमाने भरलेला शिस्तीचा सुगंध होता मुलांनी एकसुरात मान हलवली गुरुकुलातील त्यांचा प्रवास सुरू झाला भावना आणि शिस्त त्या तीन महिन्यांत मुलांनी एक नवं जग पाहिलं पहाटेची थंड हवा मंद घंटांचा आवाज शरद ऋतूतील पानांचा सुगंध सकाळचा अभ्यास दुपारची सेवा आणि संध्याकाळची शांतता गुरुकुलाचा प्रत्येक दिवस त्यांना काहीतरी नवीन शिकवत होता फक्त ज्ञान नाही तर नम्रता कृतज्ञता आणि एकमेकांविषयी आदरही पण तरीही सगळ्यांच्या मनात तो एकच प्रश्न होता गुरुजी आपली कसली परीक्षा घेणार परीक्षेचा अनोखा दिवस तीन महिने संपले त्या दिवशी आश्रमात उत्सवासारखी वर्दळ होती गुरुमाता प्रेमानं केळीच्या पानांवर गरमागरम खिचडी तूप भाजी आणि गोड पदार्थ वाढत होत्या मुलं पानासमोर बसली होती तेवढ्यात गुरुजींचा शांत पण ठाम आवाज ऐकू आला सगळी मुलं चकित झाली गुरुजी गंभीर नजरेनं म्हणाले आजची तुमची परीक्षा हाच तुमचा भोजनाचा वेळ आहे पण आज तुम्ही हात अजिबात वाकवायचे नाहीत आणि पुढेही झुकायचं नाही या अवस्थेत तुम्ही कसं जेवणार हेच मला पाहायचं आहे मुलांचे चेहरे उतरले काहींनी प्रयत्न केला पण अन्न तोंडापर्यंत येतच नव्हतं कोणी हसू लागलं कोणी त्रासून बसलं तर काहींच्या डोळ्यांत निराशा दिसू लागली काही वेळानंतर सगळेच म्हणाले गुरुजी हे अशक्य आहे छोटा मुलगा मोठी गोष्ट गर्दीत बसलेला एक दुबळा शांत स्वभावाचा मुलगा अलगद उभा राहिला त्याच्या डोळ्यांत घाबरलेपणा नव्हता तर एक साधी सोपी कल्पना चमकत होती तो हळू आवाजात म्हणाला गुरुजी स्वतःचं तोंड भरायचं असेल तर खरंच अशक्य आहे एखाद्याला खाऊ घालायचं असेल तर हात न वाकवता पण ते सहज करता येतं आणि त्यानं तसं करून दाखवलं त्याने समोरच्या मुलाच्या पानातून थोडं अन्न उचललं हात सरळ ठेवून ते त्याच्या तोंडापर्यंत नेलं ते पाहून तो मुलगाही आनंदानं हसला त्यानेही त्याला खाऊ घातलं आणि मग एक एक मुलगा उठला आणि संपूर्ण आश्रमात एक अप्रतिम दृश्य तयार झालं कोणी हात वाकवले नाहीत कोणी नियम मोडला नाही पण सगळेजण एकमेकांना प्रेमानं खाऊ घालत होते तोंडभर अन्न आणि मनभर आनंद गुरुजींच्या डोळ्यांत चमक गुरुजींचे डोळे आनंदानं चमकले त्यांनी मुलांकडे पाहून सौम्य आवाजात म्हटलं हीच माझी परीक्षा होती ज्योत फक्त स्वतःसाठी जळते त्यात उजेड कमी असतो पण एखादी ज्योत दुसऱ्याला प्रकाश देते तेव्हा घरचं घर उजळतं ते त्या मुलाकडे पाहत म्हणाले आजपासून तू माझा प्रथम शिष्य आहेस कारण तू शिकलास इतरांना मदत केली तर अशक्य वाटणारही सहज शक्य होतं आश्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला त्या दिवशीच्या भोजनाला फक्त चव नव्हती तर एक निस्वार्थ गोड भावना होती मोरो फक्त स्वतःसाठी जगलं तर जग छोटं वाटतं पण जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा मन विशाल होतं आणि प्रत्येक कठीण परीक्षा सहज पार होते एफ ए क्यू एक गुरुजींनी अशी विचित्र परीक्षा का घेतली गुरुजी मुलांना एक महत्वाची गोष्ट शिकवू इच्छित होते निस्वार्थता आणि परस्पर सहकार्य हात न वाकवण्याचा नियम म्हणजे स्वार्थ बाजूला ठेवणे आणि इतरांना मदत करण्याचं महत्त्व दोन छोट्या मुलालाचं उत्तर कसं सुचलं त्याचं मन स्वच्छ निरागस आणि साधं होतं तो स्वतः जिंकण्याचा विचार करत नव्हता तर समस्या कशी सोडवता येईल याचा विचार करत होता त्यामुळे त्याला योग्य मार्ग दिसला तीन इतर मुलांनी त्याची कल्पना लगेच का स्वीकारली कारण त्या क्षणी त्यांना जाणवलं की सहकार्याशिवाय कठीण गोष्ट पार करता येणार नाही एका निरागस मुलाच्या कृतीत त्यांना योग्य उपाय दिसला चार या कथेचा मुख्य संदेश काय आहे या कथेचा मुख्य संदेश जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा अशक्यही सहज शक्य होतं निस्वार्थता करुणा आणि परस्पर सहकार्य हाच या कथेतला खरा धडा आहे पाच गुरुजींनी त्या मुलाला प्रथम शिष्य का घोषित केले कारण त्या मुलानं परीक्षेचा खरा अर्थ समजला स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी काही करणं महत्वाचं आहे त्याचं मन प्रेम दया आणि समजुतीनं भरलेलं असल्याने गुरुजींनी त्याला प्रथम शिष्य घोषित केलं